इतकी थंडी पडली इथं मुकाट्याने निघाय सोडून हे काय कच्चे चालवले तू इतकं का माझं नाही हो, गाठीच चांगली पण तू गाय लागली की नाही तुम्हाला दारात जाऊन बसायला पाहिजे ते का नाहीतर लोक म्हणायचे इतक्या सकाळी मी तुला मारतोय आणि तू ओरडतेस म्हणून माझा आवाज कसला काय ना मला पण गाणं तरी देवा धर्माचं की नाही हे बघ आपल्याला असं देवछाप गाणं काय आवडत नाही मग आपण सांगा तसं म्हणेन मी आता तो आपला पिल्या माहितीये का पिल्या तो कसं गाणं म्हणतो बघ सुंदर सिनेमातलं तसं एखादं काहीतरी सिनेमातलं गोडगोड गाणं पाहिजे आपल्याला पिल्या काही वेळा करून म्हणून बरोबर थांबत राही बालिके अतिका पळते प्रीतीची जादू तुझ्या डोळामध्ये आम्हा डोळामध्ये मोदीचे जीव माझा व्यनामध्ये आम्हा व्यनामध्ये येईत राही वाटेची जल घालू हातामध्ये हा ते असलं का गाणं म्हणा तुम्ही अगं मग बिघडलं कुठं हा बिघडलं कुठं त्यात अगं हे बघ तुला सांगतो की काल मला प्रमोशन झालं तुला आहे का मी सांगायला विसरलो तुला काल काय ते अगं काल मला प्रमोशन झालं पुन्हा कसं सांगू तुला कुठे ते कुठे काय मी काय म्हणतो तुला कळलं काय मला नका ना पण तुम्ही हेसान करू नका कडे डॉक्टरला जाऊन दाखवाय तुझं डोकं तपासून घ्या डॉक्टरकडनं त्यापेक्षा काय असं रागवायचं काय चहा तरी घेऊन जा एवढा अगं माझी आई मला वेळ नाही क्लबात इलेक्शन आहे मला उभं राहायला जातो मी आता मग माझ्या एवढा ऐकावंच कडे आणि काय उभं राहणार म्हणता सावली बघून तरी उभं राहावं जय आल्लख निरंजन असं काय गोसाळा सरकार तर दुसरा मार्ग कुठे शिल्लक आहे आम्हाला आमच्या नशिबी हे हा पुरे पुरे संसार रावरी भात हा पुरे पुरे संसार रावरी भात बायको असित जाला ग्रह संख्य कोथले जाला संन्यास मार्ग मोकळा मग एकच पुरले बाते हे घरदार मग मी काय करू तुळशीची माळ माहितीये का तुळशीची माळ हाल गळ्यात नाव भुगतान धोर झालं पंढरीची वाट जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल करीत तू संतीन मी संन्यासी उद्धावेल आपल्या कुळाचा हा हा हा लागलीच रडायला लागली रडतील दिवसभर पण अभ्यास काय करायचा नाही अगं दोन शब्द जर रोज पाठ केले असतो ते अशी फरीची व्हायची नाही बरोबर मी आता बाहेर जाऊन येतो हे कमल अगं हे कमल काय अगं मग बिघडलं कुठं तू घे माझं नाव मी नाही अगं घे ग आज त्याच्या आपण अगदी ठार देवाला आत्कल वाटणार त्यावेळेला गैर दिसते त्याला तू तरी काय करते मला कुठनं अक्कल सुटून तुझ्याशी लग्न केलं कोणा असो मला कुठून तो मला कुठून